ए हो विठले माझे माहुलिये ए हो विठले माझे माहुलिये निढळावर कर ठेवूनी वाट मी पाहे हो स्वामी वाट मी पाहे पुणेरी आवाज ऐकण्यासाठी कर्ण तुर झाले पुणेरी आवाज ऐकण्यासाठी कर्ण तुर झाले रेडिओ पुणेरी आवाज एकशे सात पॉईंट आठ एफ एम आनंदी राहा आनंद लुटा नमस्कार आपण ऐकत आहेत radio Puneri Awaaz one zero seven point eight F एमवर आपण सर्वांचं स्वागत आहे एक मुलाखत मध्ये आणि एक मुलाखत कार्यक्रमचे आजचे खास पाहुणे आहेत सुदाम कासपटे सर जे योगा टीचर आहे आणि वाकडमध्ये ते आपला केंद्र चालवतात योगा क्लासेस वगैरे घेतात सकाळी आणि संध्याकाळी दोन बॅचेस ते चालवतात आणि बरेच लोक त्यांच्याकडे येतात विशेष योग शिकवतात आणि प्रॅक्टिस करवतात आज आपल्याकडे सुदाम कासपटे सर सर बरोबर आहेत तर त्यांचं खूप खूप स्वागत आहे एक मुलाखत कार्यक्रमामध्ये मी सुदाम कसपटे कसपटे वस्तीमध्ये राहिले आहे योगाचा स्वतःचा हॉल बांधला आहे मी आणि सर्व ऐंशी ते पंच्याऐंशी विद्यार्थी तिथं योग शिक्षण घेत आहेत रोज सकाळी सहा ते सात आणि सात ते आठ या दोन बॅच होत्या सकाळी आणि संध्याकाळी पाच ते सहा असे बॅच होते योगाची आवड मला पाच वर्षापासूनच लागली आहे कारण मी पहिला सहज आपलं योगा असं जिममध्ये जायचं जिममध्ये योगा थोडं होते त्यानंतर मी चिंचवडला जायला लागलो तिथं उजगाव दिगंबर उजगावकर सर म्हणून होते त्यांनी मला योगा कसा असतो ते शिकवलेत त्यांच्याकडे मी दोन वर्ष शिकलो नंतर मला असं वाटलं की की मी पण योग शिक्षक व्हावे कारण त्यांची पूर्ण फॅमिली योग शिक्षक म्हणून काम करते त्यांचे मिसेस त्यांची मुलगी रश्मी ते पण योगा शिकवतात त्यामुळे मला अशी आवड निर्माण झाली त्यांच्याकडून मी इम्प्रेशन घेऊन योग शिकवायला लागलो नंतर मी आपला योग विद्याधाम नाशिक निपायद पिंपरी चिंचवडमध्ये योगाचे अध्यक्ष निप्पाडकर सर म्हणून आहेत त्यांच्याकडे मी एक वर्षाचा योग शिक्षक म्हणून कोर्स केला नंतर पुढे योग प्रबोध केला आता योग प्रवीणला ॲडमिशन घेतले आहेत नंतर योग प्रवीण करून एक पंडित करायचे आहेत मला अच्छा भरपूर शिकायचे आहेत आणि तसेच लोकांना लोकांच्या आरोग्याकडे लोकां लोकांचं आरोग्य कसं चांगलं राहील याकडे मला लक्ष द्यायचे आहे समाजसेवा करायची आहेत मला नक्कीच चांगल्या भावना व्यक्त केल्या तुम्ही आणि कसं तुम्ही योग शिक्षक झाला हेही तुम्ही सांगितलं आणि कुठेतरी असं मोटिवेशन पाहिजे असतं आपण हो. सर्वांसाठी आणि एक कलाची आपल्याला आवड निर्माण करायचं म्हणजे त्याच्यासाठी ज्या क्षेत्रामध्ये जे लोक आहेत त्यांच्याशी आपले संपर्क साधला तर नक्कीच एक मोटिवेशन मिळतो आणि लगेच आपण ते काम करायला सुरू करतो कारण की आपल्याला एक कॉन्फिडन्स वाढते ना अरे हे हो. पण शिकवतात तर मी पण शिकू शकतो कसं करायचं ते एकदा समजून घ्यायला पाहिजे त्याचं समजून घेऊन आपण शिक्षण घेऊन पुढे जाता येतो तर हे सुंदर एक एक्सपिरियन्स आपण सांगितला एक मुलाखत कार्यक्रममध्ये आज आपण ऐकतोय सुनाम कासपटे सरांना आणि योग शिक्षक म्हणजे एक विशेष तुम्ही काय विशेष प्रॅक्टिस किंवा त्याच्यासाठी काय कोर्सेस वगैरे अवेलेबल आहे का हा भरपूर को कोर्सेस अवेलेबल आहे योग विद्याधामचे योगामध्ये डिप्लोमा डिग्री सम संपूर्ण कोर्स जसे आपल्या कॉलेजमध्ये होतात ना तसे क्लासेस भरपूर क्लासेस आहेत आणि योग विद्याधाम नाशिकची संस्था आहे तिथे कोर्स चालतं ते योग विद्याधाम गुरुकुल म्हणून आहे निवासी वर्ग पण होता तिथं आणि बाहेरच्या देशातली पण लोक भरपूर तिथं येतात येतात आणि कोर्स चालतात तिथं आणि आपल्या पिंपरी चिंचवडमध्ये पण हे कोर्स चालतात संपूर्ण पिंपरी चिंचवडमध्ये अच्छा आता योग विद्यात आमचे जवळजवळ सातशे योग शिक्षक झालेत आतापर्यंत अरे वा आपल्या पिंपरी चिंचवडमध्ये सगळ्यात आघाडी आहे की पिंपरी चिंचवडमध्ये योग शिक्षकांचे <laughs> लोकांना योगाची एक आवडच आहे म्हणजे आणि योगामुळे सगळ्या व्याधी बऱ्या होतात डायबिटीज बीपी शुगर आणि वेट वेट साठी पण योगा जॉईन करतात लोक भरपूर आणि लाईफ जीवन चांगलं जावं चांगलं व्हावं त्यासाठी पण योगा जॉईन करतात भरपूर लोकांना आता आवड लागलेली आहे नक्कीच ते आपण टी व्ही वगैरेमध्ये बघून आणि एक प्रचार पण चांगलं झालं आहे भारत म्हणजे आध्यात्मिक आणि योगाचा जे एक विशेष बेसिक आपला जो एज्युकेशन आहे त्याच्यातून आपण शिकतो आणि आपलं जीवन सुंदर बनवतो तर एक विचारायचं म्हणजे आपल्या जीवनामध्ये जसा योग करत असताना किंवा योगा शिक्षण घेत असताना आपल्याला नियम वगैरे काय असतो का नियम असे काही नाही आहेत नियम फक्त जेवणाच्या जेवणाच्या अगोदर जेवल्यानंतर तीन तासांनी किंवा कमीत कमी साडेतीन तासांनी योगाचा अभ्यास करायचा असतो आणि योगा अभ्यास झाल्यानंतर अर्ध्या तास अर्ध्या ते पाऊन तासांनी जेवण करायचं असतं हां जेवणाचे नियम आहे हां जेवणाचे नियम असतात ओके ओके अच्छा एक सिंपल आपण जसं की आज म्हटलं की मला योग म्हणजे बरेच काय आसनं असतील बरेच काय त्याच्यामध्ये टेक्निक असतील पण सिम्पली एक लाईफस्टाईल आपण जसं आय टी फील्डमध्ये किंवा कंपनीमध्ये काम करणारा व्यक्ती आहे त्याला जास्त वेळ नाही मिळत तर अर्धा एक तास त्यांनी काढला तर अर्धा पाऊन तासामध्ये सिम्पली सिम्पल आस आसन भरपूर आसनं आहे त्याच्यात सिम्पल आसनं चाळीस ते पन्नास आसनं इम्पॉर्टंट आहेत आणि प्राणायाम असतात त्याच्यात मेडिटेशन पण येतं तुमचं पंधरा वीस मिनटं वेगवेगळे असणे प्राणायाम मेडिटेशन ते आम्ही घेत असतात शिकवत असतात विद्यार्थ्यांना तर रेग्युलर करताना आपण अर्धा तास जरी काढला तर भरपूर होतो का नाही नाही अर्धा तास नाही कमीत कमी पाऊन तास तरी पाहिजे त्याला हां की अर्धा तास योगासने पंधरा मिनटं प्रा प्राणायाम आणि पंधरा मिनटं मेडिटेशन असे पाहिजे तास टोटल एक तास पाहिजेच अच्छा अच्छा <laughs> कमीत कमी एक तास आपल्याला पाहिजे योगासाठी आणि ते एक तास दिलं तर आपल्या जीवनामध्ये किती दिवसांनी काय बेनिफिट्स होतात असं काय दहा दिवसातच फरक पडतो योगाचा पहिले तीन चार दिवस आपलं अंग दुखते जरा योगा आपल्याला सवय नसते ना कोणते एक्सरसाइज करायची सवय नसते त्यामुळे आपले तीन चार दिवस अंग दुखते नंतर आपल्याला दहा दिवसानंतर योगाचा इफेक्ट लगेच कळतो म्हणजे दहा दिवसात जिम मध्ये इकडे बाहेर कोणी एक्सरसाइज केल्यानंतर आपल्याला लवकर इफेक्ट कळत नाही परंतु योगामध्ये दहाच दिवसात आपल्याला इफेक्ट कळतोच आपण स्वतः सांगू शकता की मला काय फायदा आलाय दहा दिवसातच आपण ऐकत आहेत radio Puneri Awaaz one zero seven point eight F एमवर एक मुलाखत आणि आजचे खास पाहुणे सुदाम कासवटे सर आहेत योगा टीचर आहे आणि योगाबद्दल आपण त्यांच्याकडून माहिती घेत आहे तर आता घेऊ एक छोटासा ब्रेक ब्रेक नंतर परत बोलूया योगावरती आपण ऐकत आहेत radio Puneri Awaaz one zero seven point eight F M आनंदी रहा आनंद लुटा बढ़ते रहो योग सभी करते रहो संग संग चलो बढ़ते रहो योग सभी करते रहो योगा ही जीवन का एक आधार है योगा ही जीवन का एक आधार है संग संग चलो बढ़ते रहो योग सभी करते रहो संगीत की है ये एक साधना है प्रेम की देऊनी वाट मी पाहे हो स्वामी वाट मी पाहे पुनेरी आवाज ऐकण्यासाठी कर्ण तुर झाले पुणेरी आवाज ऐकण्यासाठी कर्ण तुर झाले रेडिओ पुणेरी आवाज एकशे सात पॉइंट आठ एफ एम आनंदी रहा आनंद लुटा नमस्कार ब्रेकनंतर आपण सर्वांचं परत एकदा स्वागत आहे एक मुलाखत कार्यक्रममध्ये आणि आजचे आपले खास पाहुणे सुदाम कास पाटील सर आहेत आणि योगा टीचर आहेत जसं आपण विचार करतो आहे किंवा आपण त्यांच्याशी चर्चा केली की योग करताना किंवा योग करायचे जे नियम आहे त्यांनी सांगितलं आणि योग कमीत कमी आपल्याला पाऊन ते एक तास रोजचं आपण दिलं तर आपण नक्कीच दहा पंधरा दिवसामध्ये त्याच्या बेनिफिट्स आपल्याला मिळतो इफेक्ट मिळतो तर आपण रेग्युलर प्रॅक्टिससाठी एक तास नक्कीच काढावा त्याच्याने आपला शारीरिक आणि मानसिक संतुलन बॅलन्स असतो आणि जीवनही आपल्याला खूप दिवस आपण चांगलं निरोगी राहू शकतो तर एक विचारायचं म्हणजे योगामध्ये जसं वेगवेगळ्या प्रकारचे जे आसनं आहेत वेगवेगळ्या प्रकारचे आसनं आहेत काही आसने जे वयोगटानुसार पण असतो का नाही वयोगट असं काही नाही आहे योगाभ्यास हा कुणीही करावा तरुण मुलांनी वृद्ध व्यक्तींनी ज्यांना व्याधी झाल्यात अशा व्यक्तींनी सर्वांना योगाभ्यास केला तरी फायद्याचा आहे तर याच्यामध्ये जे आपण रेग्युलर जे आपला सिम्पल टेक्निक सिम्पल एक्सरसाइज म्हणजे जसं आपण थकवा येतो एकदम थकून जातो माणूस आठ तास काम करून आला घरी आणि ट्रॅव्हलिंग करून आला तर लगेच आपल्याला एक असं वाटतो की आपण झोपून जावा असं वाटतं नाही नाही हे <laughs> योगामध्ये काही थकवा जाणवत नाही कारण उत्साह येतो तुम्ही आठ दिव दहा दिवसात तुम्हाला फरक इफेक्ट कळतोच ना दिवसात जेवढे तुम्ही काम करता ना त्याच्यापेक्षा डबल काम करू शकता तुम्ही एकदम उत्साह वाटतो मन आनंदी राहते चेहरा फ्रेशनेस हां असणं प्राणायाम प्राणायाम केल्यानंतर चेहरा एकदम फ्रेश होते कपालभाती अनलो बिनलो बसिरका प्राणायाम वेगवेगळे प्राणायाम आहेत ते प्राणायाम केल्यानंतर आपल्या शरीराची क्षमता वाढते आणि योगा म्हणजे शरीरातील अंतर्गत इंद्रियाची कार्यक्षमता ऑटोमॅटिक वाढते जसं जिममध्ये आपण एक्सरसाइज करतो तर आपली कार्यक्षमता कमी होते हा अंदर आतल्या शरीराची कार्यक्षमता वाढत नाहीये आहे फुफ्फुस आपला हृदय याची कार्यक्षमता वाढण्यासाठी योगाच उपयोग आहे अच्छा योगा आणि जिममध्ये जाण्यामध्ये काय बेनिफिट आहेत योगामध्ये आपल्याला संत सावकास हालचाली करायच्या असतात आणि व्यायाम जिममध्ये आपण जलद हालचाली करत असतो आणि योगामध्ये आपल्या किमान शक्तीचा वापर होतो तसं यो जिममध्ये जास्त शक्ती लागते आपल्याला आणि योगामध्ये शरीर शिथिलीकरण आहे शरीराचं शिथिलीकरण होते की आपण शवासन घेतलं की एकदम शिथिल होतं शरीर स्थिर होतं तसं जिममध्ये ताण येतो आपल्या शरीरावर आणि विश्रांती योगामध्ये विश्रांतीची आवश्यकता नसते तसं जिममध्ये गेलं की विश्रांतीची आवश्यकता असते शरीर थकून जाते एकदम पार पूर्णपणे आणि श्वसनाची गती श्वासाची गती वाढत नाही योगामध्ये तर जिममध्ये एकदम श्वासाची गती वाढत असते हृदयाची गती पण जिममध्ये वाढत असते पण योगामध्ये अजिबात हृदयाची गती वाढत नाही एकदम संत सावकाश आपण हालचाली करायचे असतात स्नायूची कार्यक्षमता वाढते योगामध्ये तसं स्नायूची कार्यक्षमता वाढण्यासाठी जिममध्ये काही असं नाही येत नंतर स्नायूची लवचिकता पण वाढते आपल्या शरीराच्या एकदम लवचिक स्नायू होतात योगामुळे आणि जिममध्ये अशी लवचिकता वाढत नाही स्नायूंची आणि योगा हा कुणीही करू शकतं वृद्ध व्यक्ती अतिवृद्ध व्याधीग्रस्त व्यक्ती अशा व्यक्ती योगाभ्यास करू शकतात आणि जिममध्ये कसं आहे फक्त तरुण व्यक्तीच जिम करू शकणार हां वृद्ध व्यक्ती अशा जाऊ शकणार नाही किंवा ज्यांना व्याधी आहेत असे लोक तर जिमला जाऊ शकणार नाही आहेत आणि कोणती साधने लागत नाही आता जिममध्ये कसं सायकलिंग करायचे आहेत पुढं वजन उचलायचे त्याला साधने लागतात योगाला कोणतीही साधने लागत नाही आहेत फक्त आपलं मन जागेवं पाहिजेत मन पाहिजेत आपलं मनाचा सहभाग हा आवश्यक आहे तसा जिममध्ये मनाचा काही विचारच नसतात योगामध्ये मनाला महत्त्व दे मनावर नियंत्रण येते योगामध्ये मन आपल्या नियंत्रणात राहते बौद्धिक विकास होतो आणि सार्वंगिक सार्वंगिक विकास पण योगामुळे होत असतो सुदाम सर खूपच छान व्यवस्थित तुम्ही जे आहे टप्प्याटप्प्याने ते जिममध्ये आणि योगा क्लासेसमध्ये काय डिफरन्शिएशन आहे हे तुम्ही सांगितलं बघितलं तर फारच विपरीत परिस्थिती आहे <laughs> तरी आपण त्याला समजून घेणं आवश्यक आहे आणि जाण जेव्हा आपण योग क्लास वगैरेमध्ये जाणार तर नक्की दहा दिवसानंतर तुम्हाला बेनिफिट मिळणारच आणि म्हणून तुम्ही योगा क्लासेस वगैरे व्यवस्थित अटेंड केलं तर तुमचं शारीरिक आणि मानसिक संतुलन बनून राहील एक विचारायचं म्हणजे सुदाम सर या फील्डमध्ये बरेच दिवसापासून काम करताय आणि योगा करवतात तर या फील्डमध्ये तुमचे जे काय म्हणतात त्याला प्रेरणास्त्रोत्र असं म्हणून कोण कोणाला तुम्ही मानता आणि त्यांची थोडी माहिती द्या रामदेव बाबा ते आपले प्रेरणास्थानच आहेत कारण आपण कधी बी असता चॅनेल लावलं टी व्ही उघडलं तरी रामदेव बाबाशिवाय कुणाला दिसत नाही त्यांच्यामुळेच योगाचा प्रसार प्रचार हे हा खूप झाला नंतर आमचे नाशिकचे योग विद्याधामचे विश्वासराव मंडली गुरुजी ही ते योगाचे योगान योगाचा त्यांना पुरस्कार मिळाला आपल्याला एकवीस जून हा योग विद्युन म्हणून साजरा करतात त्यांना महा दिल्लीचे केंद्र आहेत त्यांनी पुरस्कार दिला आता पंतप्रधानांनी त्यांना परस पुरस्कार दिलेत पुरस्काराने सन्मानित केलेत अरे वा हां आजचे जे युथ आहेत त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगणार त्यांनी सर्वांनी योगाभ्यास करावाच असं मला वाटतंय कारण आरोग्य हेच संपदा संपदी आहे आरोग्याशिवाय काही नाही आहेत पैसा काय आज हे उद्या नाही आहेत पैसे आपण कमूच पण आरोग्य हे संपत्ती आहे आणि यूथ हे राष्ट्राची संपत्ती आहेत त्यांनी तर सर्वांनी योगाभ्यास करावा असं मला वाटतंय अच्छा ज्यांना व्याधी आहे समजा कसं डायबिटीस वगैरे आहे किंवा कुठलाही असा मोठे आजार जसं आता आपण म्हणतो कॅन्सर आहे एड्स आहेत काय काय असे मोठे आजार ज्याला आपण कंटिन्यू ऑलोपॅथिक मेडिसिन घ्यायलाच लागतो त्यांच्यासाठी तुम्ही काय बोलणार किंवा त्याच्यासाठी आपल्या योग पद्धतीमध्ये काहीतरी असा लाईफस्टाईलमध्ये बदल करून करता येईल का त्याचा उपचार वगैरे त्याच्यासाठी पण योगासने भरपूर योगासने आहेत सगळ्या सगळ्या व्याधीसाठी योगासने आहेत ते आपण हळूहळू मी तुम्हाला सांगेलच वाटलं सर कारण एका दिवसात ते काय सांगता येणार सगळ्या आसनांची नावे सगळ्यांसाठी म्हणजे सगळ्या आजारावरती आपला योग उपचार उपयोग होत असते पण असं डिटेल की ह्या आसनासाठी हे करावा असे फक्त दोन तीनच आसने आहेत फक्त भरपूर आसने ती भरपूर आसनं करावी लागतात प्रत्येक व्याधीसाठी आसनं आहेत प्रत्येक व्याधीसाठी वेगवेगळे आसनं आहेत आणि त्याच्या रेग्युलर प्रॅक्टिस केलं तर तो व्याधी कमी होणार हां ते व्याधी कमी होणारच शंभर टक्के शंभर टक्के कमी होणार ओके सुदाम सर जाता जाता एक छोटासा मेसेज म्हणून आमच्या श्रोतांना काय सांगणार सर्वांनी योगाभ्यास करावात असं मला वाटतंय तरुणांनी तर अवश्य करावा अच्छा जाता जाता मी म्हणणार तुमचा ॲड्रेसही सांगा आमचे श्रोता ज्यांना आवडत असेल की बाई मला पण योग शिकायचं आहे करायचं आहे माझा ॲड्रेस आहे कसपटी वस्ती वाकड मानकर चौक आशापुरी टिंबर बॅक साईडलाच योगाचा हॉल आहे माझा तिथे योग क्लास चालतो सकाळी सहा ते सात एक बॅच असते दुसरी बॅच सात ते आठ आणि संध्याकाळची बॅच पाच ते सहा आहे अशा तीन बॅच रेग्युलर रेग्युलर चालतात सुदाम सर खूप खूप धन्यवाद तुम्ही एक मुलाखत कार्यक्रममध्ये येऊन आपला विचार आणि योगाबद्दल महत्त्व सांगितलं आणि योगाच्या काय काय बेनिफिट्स होतात आणि कशा प्रकारे आपण करू शकतो किती वेळ केल्याने आपल्याला किती दिवसांनी त्याचा बेनिफिट मिळतो हे सगळ्यात इन्फॉर्मेशन तुम्ही आम्हाला दिल्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद थँक्स थँक्स नमस्कार मित्रांनो आजच्या एपिसोडमध्ये बस एवढंच आणि पुढे आपण योगाबद्दल अजून माहिती सरांकडून घेऊया आशा व्यक्त करतो की तुम्हाला योगाची आवड असेल किंवा योग शिकायचा असेल तर नक्की सरांना संपर्क करा आणि त्यांच्या ॲड्रेसही तुम्हाला सांगितलं आहे आणि एक तास तुम्ही नक्कीच द्या आपल्या शरीरासाठी ज्याच्याने आपण निरोगी राहू शकतो कारण आज बघितलं तर मॉडर्न लाईफस्टाईल आपली झाली आहे साधनं आपण खूप वापरतो परंतु एकही आजार आपल्याला <laughs> लागलं का मग आपल्या हॉस्पिटलचं बिल तुम्ही बघून डोळा <laughs> तुमचं पांढरा होत जाईल म्हणून तितपत आपल्याला जायचं नाही परंतु सिंपल आपण योग शिकून घेतला किंवा योग करायला क्लासेसमध्ये जॉईंट होऊन सर्वांबरोबर एकदा केलं एक महिना दोन महिना तरी तुम्ही रेग्युलर केला तर तुमचं नक्कीच तुम्हाला त्याचा बेनिफिट होईल आणि पुढे तुम्ही निरोगी राहणार अशी आशा व्यक्त करतो स्वस्थ राहा मस्त राहा आपण ऐकत आहेत radio Puneri Awaaz one zero seven point eight F M आनंदी राहा आनंद लुटा हमें अब करना भारत के ऋषियों को अब याद तुम करना अब याद तुम करना भारत के ऋषियों को अब याद तुम करना अब याद तुम करना सुन भारत के तुम वासी योग हमें अब करना सुन भारत के तुम वासी योग हमें अब करना भारत के ऋषियों को अब याद तुम करना अब याद तुम करना भारत के ऋषियों को अब याद तुम करना अब याद तुम करना अपनी संस्कृति राष्ट्र राष्ट्र को एक जुड़ाए लाए अपनी संस्कृति राष्ट्र राष्ट्र को एक जुड़ाए लाए राष्ट्र भाव तन मन में जगाने पतंजलि जन्म पावे नियमों का पालन करके क्षमाचरण बढ़ाए हिंदुस्तान की शान बढ़ाने योग सत्र लिख जावे सुन भारत के तुम वासी योग हमें अब करना भारत के ऋषियों को अब याद तुम करना अब याद तुम करना भारत के ऋषियों को अब याद तुम करना अब याद तुम करना क्रोध मोह को खूब संभाले मन मंदिर में ईश जगा ले क्रोध मोह को खूब संभाले मन मंदिर में ईश जगा ले योग कलम अपनाने से ही धर्म जाति मिट जावे योग धर्म अपनाने से ही कर्म बड़ा हो जावे हो जावे हो जावे करम कर दीजे कर दीजे करम कर दीजे कर दीजे करम कर दीजे कर्म कर दीजे कर्म कर दीजे कर दीजे दिन जाले आंख खोले मन में डाले योग कर दिन जाले नाक मन में योग कर ले योग कर ले सूरज देव स्मरण कर ले मंत्र गाले नमन कर ले भजन कर ले यजन कर ले विषप गाले पूजा कर ले सांस ले तन में धर ले आसन कर ले तन उठा तन सवारे मन सवारे जीव को ले शिव को अपना ले